नाही उगवला दीडशे वर्षाला धाका अंधाराला कोटी करा पडे भ्रांती जाहली अशी काय क्रांती तेज प्रगटले भूमीवरती हाजी प्रगटले भूमीवरती आजी देशामध्ये देश भारत पराक्रमी रथ कष्ट अविरत दीडश वर्षात पूर्ण अंधार भगीरथ यत्न करून निर्धार सूर्य स्वातंत्र्य प्रगट साकार जी जी सूर्य स्वातंत्र्य प्रगट साकार राज्य म्हणजे जाई परतंत्र ठेविल्या कुणा सर्वत्र जी कुणा सर्वत्र जी दारिद्र्य आणखी अंधार झाली ती इथे थैमान जी इथे थैमान जी करू काय यक्ष प्रश्नाला उत्तर द्यावे कोणाला जी द्यावे कोणाला जी सांगतो ते बेकारी जिथे मुळी नाही उत्पादन जिथे ठाई ठाई तुझ्या राष्ट्रात माल देई आजी तुझ्या राष्ट्रात माल देई आजी सुखी म्हणू चारा ऐका दाखला कमावून स्वतः अन्न खाई ज्याचा तुझ्यावरती नाही सुखी तो जगामध्ये होई आजी सुखी तो जगामध्ये होई आजी युगाचा असे काळ हा ऐका नवलाई तुई चाचणी रेल्वे मोटर नित्य गरज होई हे जी हे जी वस्तू वाचून आमचे पदोपदी आडते भारतात परी याच्या पैकी काय काय घडते हे जी पंचवार्षिका ही योजना गरज पुरी करण्या भारतीय सरकार धगतसे ध्येया प्रत जाण्या काकरापारा आणखी कोण येणार बीज योजना निघेल कारखाना खनिज द्रव्यांचा लावू धरती मातेची ठेव घेऊ वस्तू काय बनेल त्यात पाहू हाजी वस्तू काय बनेल त्यात पाहू हाजी वस्तू नको मुळी विषाची मुळी राष्ट्रमाचे बळी गुलामी तुझी अमावरती पैसाही जाय पुन्हा वरती परक्या राष्ट्राची सोय पुरती हाजी परक्या राष्ट्राची सोय पुरती हाजी उद्योग करून या विरत वैभवाप्रत नेऊ भा सुवर्ण खान देश माझा सुवर्णाची खान देश माझा तुझला आणि सुफल देश माझा साऱ्या देशांचा शोभे राजा हरी साऱ्या देशांचा शोभे राजा हरी